प्रिय वाचक हो मनापासून स्वागत आहे तुमचं आज मी तुम्हाला एक अशी हृदयस्पर्शी गोष्ट सांगणार आहे जी खऱ्या मैत्रीचा अर्थ नव्याने समजावते कल्पना करा दोन जिवलग मित्र त्यांचं बालपण त्यांचा हशा आणि त्यांची एकत्र स्वप्न पण एका दिवसात जंगलातील एका भीषण प्रसंगाने त्यांची मैत्री कसोटीवर येते कोण ठरेल खरा मित्र कोण पळून जाईल भीतीपोटी ही कथा फक्त दोन मित्रांची नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या क्षणांची आहे जेव्हा नात्यांची खरी किंमत संकटात उमकते चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या भावनांनी भरलेल्या विचार करायला लावणाऱ्या प्रवासाची सुरुवात करूया सुरुवात दोन मित्रांचा सुंदर प्रवास एका छोट्या गावात राम आणि श्याम नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते त्यांचं बालपण एकत्र गेलं होतं शाळा खेळ आणि सगळ्या खोड्या ते दोघं मिळून करत ते दोघं एकमेकांशिवाय अपूर्णच वाटायचे एके दिवशी त्यांनी ठरवलं चल आज आपण जंगलात फिरायला जाऊया ताजी हवा घेऊ आणि थोडं साहस अनुभवू त्यांना काय ठाऊक होतं की आजचा दिवस त्यांच्या मैत्रीची खरी कसोटी घेणार आहे दोघं आनंदात चालत होते झाडांच्या फांद्यातून येणारा सूर्यप्रकाश आणि हिरवीगार झाडं सगळं स्वप्नवत वाटत होतं राम थोडा पुढे श्याम त्याच्यामागे शांतपणे चालत होता जंगलातील शांतता आणि अनपेक्षित संकट ते गप्पा मारत चालले होते तेवढ्यात अचानक काहीतरी हल्ल्याचा आवाज आला पाने सळसळली आणि वातावरणात एकदम भय पसरलं श्याम कुजबुजला राम तो आवाज ऐकला का राम हसत म्हणाला अरे काही नाही रे कदाचित वारा असेल पण पुढच्याच क्षणी झाडांमागून एक मोठा काळा भालू बाहेर आला त्याचे डोळे लाल चमकत होते आणि त्याच्या गुरगुरण्याने जमीन हादरल्यासारखी वाटली श्यामच्या अंगावर काटा आला दोघे क्षणभर काहीच करू शकले नाहीत रामचा स्वार्थ आणि श्यामचा धैर्य राम घाबरून ओरडला मी वर झाडावर चढतो आणि तो क्षणात झाडावर चढून वर बसला श्याम खालीच उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि मनात धैर्य दोन्ही होतं त्याला आईचे शब्द आठवले संकट आलं की घाबरू नकोस बुद्धी वापर आणि शांत रहा त्याने झटकन जमिनीवर आडवहून श्वास रोखून घेतला मृतासारखा निश्चल पडला भालू जवळ आला श्यामचा वास घेतला डोक्यापासून पायापर्यंत त्याच्या उष्ण श्वासाने श्यामचं हृदय धडधडू लागलं पण त्याने हालचाल केली नाही भालूने त्याचा चेहरा हुंगलं मग काहीतरी कुजबुजल्यासारखा आवाज केला आणि हळूच मागे वळून निघून गेला प्रसंग संपतो पण शिकवण सुरू होते थोड्या वेळाने राम झाडावरून खाली उतरला त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपण आणि लाज दोन्ही होतं तो म्हणाला अरे श्याम भालू तुझ्या कानात काय सांगून गेला श्याम उठला धूळ झटकली आणि शांतपणे म्हणाला तो म्हणाला संकटाच्या वेळी जो मित्र पळून जातो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नकोस राम काही बोलू शकला नाही त्याने डोळे खाली केले त्याला आपली चूक जाणवली त्या दिवसानंतर श्यामने त्याला माफ केलं पण त्यांच्या नात्यातील गाठ कधीच पुन्हा पूर्वीसारखी झाली नाही कारण खरी मैत्री फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीने सिद्ध होते शिकवण मॉरल ऑफ द स्टोरी खरा मित्र तो नाही जो आनंदात सोबत असतो तर तो आहे जो संकटातही पळून जात नाही संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो लेखकाची भावना ऑथर्स नोट ही छोटीशी कथा आपल्याला एक मोठा धडा देते जीवनात अनेक लोक भेटतात पण सगळे मित्र नसतात जो संकटाच्या वेळी तुमच्यासोबत उभा राहतो तुमचा हात धरतो तोच तुमचा खरा मित्र असतो बाकी लोक फक्त सोबती असतात प्रवासातले तात्पुरते प्रवासी वाचकांसाठी प्रश्न क्वेश्चन्स फॉर रीडर्स एक तुला या कथेतील कोणता प्रसंग सर्वात भावला दोन तुला वाटतं का रामनं योग्य केलं तीन जर तू श्यामच्या जागी असतास तर काय केलं असतंस चार तुला असं वाटतं का की राम आणि श्याम पुन्हा चांगले मित्र होऊ शकतील पाच या कथेतील तुला कोणता धडा सर्वात महत्त्वाचा वाटला फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स प्रश्न एक ही कथा कोणत्या मूल्यावर आधारित आहे उत्तर ही कथा खरी मैत्री आणि संकटाच्या काळातील निष्ठा या मूल्यांवर आधारित आहे प्रश्न दोन या कथेचा मुख्य संदेश काय आहे उत्तर संकटात जो मित्र सोबत राहतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा प्रश्न तीन ही कथा मुलांसाठी योग्य आहे का उत्तर होय ही कथा मुलांना नैतिक मूल्ये आणि खरी मैत्री शिकवते प्रश्न चार या कथेचं वातावरण कुठे घडतं उत्तर ही कथा जंगलात घडते जिथे दोन मित्र साहसासाठी गेले होते प्रश्न पाच या कथेचा शेवट आपल्याला काय शिकवतो उत्तर शेवट आपल्याला शिकवतो की कृती शब्दांपेक्षा मोठी असते आणि खरी मैत्री संकटात ओळखली जाते